बुक थ्यू हा सिप्पात अठ्ठावन्न अठ्ठावन्न आव्हा शरीराचे अवयव शरीराचे अवयव दिशान्वारो फुषाय मी माणसाचे चित्र रेखाटत आहे मी माणसाचे चित्र रेखाटत आहे เริ่มจากศีรษะก่อน सर्वात प्रथम डोके सर्वात प्रथम डोकं ผู้ชายสวมหมวก माणसाने टोपी घातलेली आहे माणसाने टोपी घातलेली आहे फोम कोणी केस पाहू शकत नाही कोणी केस पाहू शकत नाही हेन हू มองไม่เห็นหูด้วย कोणी कान पण पाहू शकत नाही कोणी कान पण पाहू शकत नाही हेन มองไม่เห็นหลังด้วย कोणी पाठ पण पाहू शकत नाही कोणी पाठ पण पाहू शकत नाही ดิฉันกำลังวาดตาและปาก มีโดเรอันนี้ต้นเรขาตัดอ่ะเมีโดเรอันนี้ต้นเรขาตัดอ่ะเผู้ชายคนนี้กำลังเต้นลำและหัวเราะมนุษย์นาจัตอันนี้ฮัสตดอ่ะเมนุษย์นาจัตอันนี้ฮัสตดอ่ะเผู้ชายคนนี้มีจมูกยาวมันสัตเซนักลามบ์อ่ะเ म ा ण स ा च น नाक लांब आहे เขากำลังถือไม้เท้าในมือของเขาแต่ชะหัตัดเอกฉดีอาเหแต่ชะหัตัดเอกฉดีอาเหเขามีผ้าพันคอที่รอบคอของเขาอีกด้วยแต่ชะกระยัดเอกสการ์ฟอาเหแต่ชะกระยัดเอกสการ์ฟอาเห มันเป็นฤดูหนาวและอากาศเย็น हिवाळा आहे आणि खूप थंडी आहे हिवाळा आणि खूप थंडी आहे बाहू मजबूत आहेत बाहू मजबूत आहेत ขาก็แข็งแรงด้วย पाय पण मजबूत आहेत पाय पण मजबूत आहेत ผู้ชายคนนี้ทำมาจากหิมะ माणूस बर्फाचा केलेला आहे माणूस बर्फाचा केलेला आहे แต่เขาไม่สวมกางเกงและเสื้อคลุม त्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोट पण घातलेला नाही त्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोट पण घातलेला नाही แต่เขาก็ไม่หนาวสั่น पण तो थंडीने गारठत नाही पण तो थंडीने गारठत नाही हिमा हा एक हिममानव आहे हा एक हिममानव आहे